चर्चगेट स्टेशन स्टेशनच्या बाहेर M M U seven eight seven four ही इम्पाला दिसते कधी हे सांगता येत नाही कधीही दिसते एक रुबाबदार ग्रस्त गाडीत बसतो आणि निघून जातो अर्थात ही कथेची काही सुरुवात नव्हे कथेची सुरुवात निराळ्याच ठिकाणी आहे दोन माणसांचं बोलणं तिसऱ्याने ऐकू नये असं म्हणतात सभ्य म्हणवणाऱ्या माणसांनाही हा संकेत पाळायचा असतो मान्य कारण मी सभ्य आहे पण ती दोन माणसं भर गर्दीत खेचाखेचीत लोकलमध्ये उभं राहून जर मोठमोठ्यांदा बोलत असतील तर कानात बोटं घालावीत तर कानात बोटं घालण्यासाठी हात हलवता येत नाही एवढी गर्दी असते नाही म्हणजे ही अतिशयोक्ती नाही पण आपला हात आपल्याच कानात कशावरून जाईल आणि त्या दोघातला तो बोलणारा माणूस तर फारच मोठ्यांदी बोलत होता सांगत होता कटकटीच घरातल्या बाप घरची पण त्या मानाने तेवढी खाजगी नसावी नव्हतीच त्याच्या पोराने त्याला खड्ड्यात कसा टाकला याची हकीकत अरे सर मी ऑफिसात यायच्या गडबडीत हीच गाडी रोज पकडावी लागते ही चुकली की चुकली घाईघेत कपाट उघडलं हँगरवरचा शर्ट काढता काढता चिरंजीव कपाटाशी कधी आले समजलं नाही त्याने भस्कन हात घातला कॅमेऱ्यालाच मी थांब थांब म्हणेपर्यंत त्याने कॅमेरा उचलला आणि तेवढ्यात आमच्या बाईसाहेब त्याच्या अंगावरती ओरडल्या त्याने भीतीनेच कॅमेरा हातातून सोडला बरं मग अरे मग काय लेन्स सरकलं रोलिकॉड कॅमेरा आता नुसतं लेन्स सेट करून द्यायचे सत्तर रुपये मागतात अनपेक्षित खड्डा आला की नाही या महिन्यात अशा भारी वस्तू आपण एकतर मिनतवारीने घेतो तुला कल्पना आहे वर्षानुवर्ष बेत करावेत मध्ये अकस्मात खर्च नाही उद्भवले तरच ह्या वस्तू आपण घेऊ शकतो पण नंतर नंतर उद्भवणारे खर्च आपल्याला झेपत नाहीत आता ह्या दोन महिन्यात मी काहीही करू शकणार नाही सांगणारा गप्प ऐकणारा अजून ह्या भ्रमामध्ये होता आणि संभ्रमात की ह्याला बरं वाटेल असं काहीतरी आत्ता आपल्याला सुचलं पाहिजे पण असं हुकुमी सुचत नाही हो आणि तेवढ्यात मागणं आवाज आला तुम्ही भाग्यवान आहात केवळ हकीकत सांगणारा ग्रहस्थ चमकला असं नव्हे तर मराठी समजणारे सगळे आजूबाजूचे चमकले माफ करा तुमची माझी ओळख नाही पण तुमची हकीकत ऐकली इतका वेळ म्हणजे ऐकावीच लागली आणि म्हणूनच परिचय नसला तरी सांगतो तुम्ही भाग्यवान आहात फक्त सत्तर रुपयावर सुटलात अहो माझ्या कॅमेऱ्याची एवढी वाट लागली आहे की त्याच्यामध्ये फक्त आता दंतमंजन भरून ठेवता येईल तो पहिला ग्रस्त शांत झाला वस्तुता भाग्यवान आहात या त्याच्या उद्गारामुळे तो काहीसा चिडलेलाच होता मग त्याने जरा इंटरेस्ट घेतलं का हो असं का काय तुमच्यासारखाच प्रकार माझ्या घरी घडला कुठला कॅमेरा आहे रोलीफ्लेक्स मी चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि का कुणाष्टूक मला एकदम वाटलं की हा प्राणी चक्क थाप मारतो आहे और रोलीफ्लेक्स कॅमेरा बाळगण्या इतपत त्याची ऐपत असेल असं कपड्यावरून वाटतच नव्हतं बरं मग त्याला काय झालं पहिल्या माणसाने विषय पुढे चालू ठेवला कॅमेऱ्याचं संपूर्ण लेन्स निकामी झालं आहे totally out of order beyond repairs मग आता इम्पोर्ट करावं लागेल काय जे सांगतील पाचशे सहाशे सातशे आठशे एवढी तयारी ठेवायची अहो माझी देखील तेवढी ऐपत नाही हो तुम्ही दोन तीन महिन्यात कॅमेरा दुरुस्त करून वापरू तरी शकाल मला कमीत कमी वर्षभर थांबावं लागेल एवढे पैसे जमवायचे म्हणजे म्हणून म्हटलं भाग्यवानात पहिला माणूस जरा समाधानी झाला आणि मग तो त्याच्या दोस्ताला म्हणाला yes I am really lucky ढकलाढकली करीत गाडीत चढावं लागतं यात नवीन काय राहिलं आहे अहो गाडी वेळेवर आली तरी ढकला ढकली आणि पाच दहा मिनटं उशीर आली तर मग विचारायला नको स्पेशल जनता शो म्हणायला हवा असाच तो सोहळा आटपून गाडीत घुसलो आणि जराव्याने कानावरती शब्दाले गेलं गेलं पाकिट गेलं पाकिट गेलं सांगणाऱ्या माणसाने पॅन्टचा कापलेला खिसाही उलटा करून दाखवला पाच पाचाच्या तीन नोटा काही चिल्लर आणि खुद्द पाकिटाची काय किंमत असेल ती सलेब पासाचे भाव वाढायच्या तीन महिन्याचा पास काढून ठेवला होता तो गृहस्थ वैतागून सगळ्या लोकांना सांगत होता त्या पाठोपाठ त्याने सर्वांना शिव्यांची लाखोली वाहिली पहिल्यांदा खिसे कापूला मग गर्दीला मग उशिरा आणखीन अनियमित धावणाऱ्या लोकल्सना आणखीन शेवटी काँग्रेस सरकारला त्याचा उद्रेक आटपून तो जरा शांत होतो न होतो तेवढ्यात पाठीमागून शब्द आले तुम्ही भाग्यवान आहात मी पटकन त्या दिशेने पाहिलं तोच ग्रहस्थ रोलीफ्लेक्स कॅमेरा मोडल्यामुळे दंतमंजन भरून ठेवणारा भाग्यवानात काय चला तुम्हाला फटका बसला म्हणजे कळेल अहो फटका खाल्लाय म्हणूनच बोलतोय तुम्ही आज थोडक्यात निभावलात माझं पाकिट गेलं तेव्हा इथून नागपूरची फर्स्ट क्लासची पाच तिकीटं होती त्यात त्याशिवाय साडेतीनशे रुपये रोख होते ते त्याच दिवशी मित्राकडनं उसने आणले होते अहो तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे कबूल आहे पण आजचे माझे पंधरा रुपये मला दीडशे रुपयाच्या ठिकाणी होते हो अहो असंच असतं माझे साडेतीनशे रुपये तेव्हा मला साडेतीन हजाराच्या ठिकाणी होते नागपूरची तिकीटं काढण्याकरता पुन्हा पैसे उभे करावे लागले ते निराळे रेल्वेत कळवलं नाहीत का हो? चुकतात अहो आपल्याकरता रेल्वे नाही रेल्वेकरता आपण होत म्हणून तर रोज हाल अपेक्षात प्रवास करतो गाड्याबरोबर नळ्याची यात्रा ही म्हण बदलायची आहे गाड्याबरोबर प्रवाशांची यात्रा कोणीतरी म्हटलं शेवटची त्यानंतर अनेक यात्रांपैकी आणखीन एक यात्रा लोकलमधले विविध लोकांचे विविध संवाद गुजराती माणसं वगळून एक तर ती फार मोठ्या कर्कश आवाजात बोलतात आणि फार बोलतात तो हो. गाडीचा खडखडाट परवडला डोक्यावरच्या बिघडलेल्या फॅनचा खणखणाट मानवला पण शेअर बाजारातली कडकडाट करणारी गुजराती धेंड परवडत नाहीत आणि ती कुठेही बसून कुणाशी बोलतात हो अख्ख्या गाडीत अशीच दोघंजण आज बोलत होती एक जण दुसऱ्याला म्हणाला you know many have died for want of medical treatment in time and many more have survived आजूबाजूची माणसं हसली पण तो ऐकणारा जरा गंभीर झाला लाखातलं बोललास आमच्या संदीपचे हॉल डॉक्टर पाहिज झाले का बरं काय झालं तुला माहीत नाही आहे मला कसं माहिती असणार आज आपण एक वर्षानंतर भेटतो हो बरोबर काय होतं आहे काय नाही ते विचार अरे निमित्त झालं थंडी तापाचं डॉक्टरांनी दिलं पेनिसिलिन त्याची लगेच रिॲक्शन आली बेशुद्ध पडला हातपाय लाकडासारखे झाले चार दिवस बेशुद्ध होता शुद्धीवर आला पण त्यापासून जीभ जड आहे स्पष्ट बोलत नाही माय गॉड हे काहीच नाही मला वाटलं हा झाला आता ठार मुका पण हळूहळू हळूहळू आता येतोय माणसात आता बोलतो सगळं पण काही काही शब्दांना जीभ जड येते फार वाईट अवस्थेमध्ये घालवले व मागचे सगळे वर्ष मी आणखीन बायकोने सुधारे तेवढ्यात मागून शब्द तुम्ही भाग्यवान आहात तोच आवाज ते शब्द म्हणायची तीच पद्धत वळून पाहिलं तर तोच माणूस मागच्या दोन्ही वेळेला जी प्रतिक्रिया इतर माणसांची मी अनुभवली तीच आज देखील तो गृहस्थ म्हणाला रागू नका तुमचा माझा परिचय नाही पण तुमचं सगळं बोलणं मला ऐकायला मिळालं तुम्हाला भाग्यवान तेवढ्यासाठीच म्हटलं माझ्या मुलाची हकीकत ही अशीच पेनिसिलिनचाच परिणाम अहो तुमचा मुलगा बचावला थोडक्यात सुधारणार आहे पण माझं पोरगा अद्यापी हंतरुणावर आहे हो आज तीन वर्ष झाली तेव्हापासून लुळा झाला आहे सगळे विधी गादीत मला आणि माझ्या बायकोला दुसरं आयुष्यच उरलेलं नाही ती नाही तर मी सतत बिछाण्याजवळ बसून असतो म्हणून म्हटलं भाग्यवानात मिस्टर एक पंधरा मिनटं थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे चर्चगेटला गाडी थांबताच <clears throat> मी त्या माणसाला अडवलं तो थांबला नाराजीनं बोला तुम्ही गाडीतल्या लोकांना नेहमी थापा का हो मारता व्हॉट यू मीन एक्झॅक्टली नाही मागे एकदा रोलीफ्लेक्स कॅमेऱ्याबद्दल तुम्ही हेच सांगितलं त्यानंतर पाकिट मारलं गेल्यावर तुम्ही स्वतःच्या चोरीबद्दल बोललात ते साडेतीनशे रुपये नागपूरची तिकीटं वगैरे वगैरे आणि आज आता मुलाचा आजार तुम्ही सरळ सरळ ह्या थापा मारतायत असं माझं स्पष्ट मत आहे त्याने हँडकरता हात पुढे केला तर yes you are absolutely right हे तीनही प्रकार तुम्ही ऐकले होते तर दॅट्स फाईन मला हे गैर वाटतं तो खूप वेळ शांतपणे पाहत राहिला आणि म्हणाला प्रत्येक माणसाच्या बोलण्यामागे आणि हालचालीमागे काहीही हेतू असतात निश्चित कुठला तरी विचार असतो हे तुम्ही मानता का मानतो मग मी सुद्धा हे उपद्व्याप जाणून बुजून करतोय लोकांना समाधान मिळावं म्हणून कसलं समाजामध्ये आपल्याहीपेक्षा कोणीतरी जास्त जबरदस्त पोळला गेला आहे याचं समाधान माझ्या लक्षामध्ये नाही आलं सांगतो माणसाचं मन फार विचित्र असतं आपण एखाद्या आजारी माणसाला भेटायला जातो तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही त्याच्या मनामध्ये हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसांचं विश्व निराळं विश्व आहे आणि आपलं विश्व निराळं आहे ते धडधाकड माणसांचं विश्व आहे आपलं आजारी माणसांचं वेगळं हा विचार त्याला कायम सतावतो आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो त्याचं हेच कारण त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याहीपेक्षा गंभीर अवस्थेमधला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं एरवी इतर धडधाकट माणसं आणि आपण यात फार मोठा अंतर पडलं आहे आणि जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे हा विचार त्याला अगतिक करून सोडतो धडधाकट माणसं शाबूत राहणार आहेत या विचारापैकी तो चिडचिडा आणि असा कावल्यासारखा होतो आणि थोड्याफार फरकाने संकटामध्ये सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो त्याला सहानुभूती नको असते त्याला आपल्यापेक्षा संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे ह्या विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेवढी वाईट नाही हा विचारच त्याला तारून देतो डू यू फॉलो ते समाधान मी देतो मी त्या सगळ्या थापा मारतो ही फॅक्ट आहे मला काहीही कमी नाही माझ्या दाराशी आज चार मोटारी आहेत मरीन लाईन्सवर दोन इमारती आहेत आपण मग त्या माणसाला पैसे का दिले नाहीत खिसा कापला गेल्यावर हो हो तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण अशी एखाद्याला आर्थिक मदत करणं ह्याचाही नेहमी उपयोग नसतो कुणाच्या तरी उपकारामुळे आपण वाचवले गेलो हा विचार देखील त्याला बोचत राहतो आणि मी म्हणतो ती तुलनाही तो करत राहतो पैशाची मदत करणारे अनेक भेटतात हो पण असं समाधान देणाराही कोणीतरी लागतो ते कार्य मी करतोय तेव्हा पुन्हा एखाद्या प्रसंगी मी आणखीन कुठेतरी चौथी थाप मारत असताना जर तुम्हाला सापडलो तर don't try to expose me बोलता बोलता आम्ही सेशनच्या बाहेर आलो खरोखरच त्याची इम्पाला गाडी बाहेर उभी होती अंगावरच्या सामान्य कपड्यांसह आज तो आलिशान गाडीत बसून निघून गेला मी तसाच उभा राहिलो चर्चगेट स्टेशनसमोर कधीकधी इम्पाला दिसते M M U seven eight seven four